तुम्ही ऐकत आहात वपू काळे यांचा झोपाळा यातली पुढची कथा आहे एक क्षण भाळण्याचा नंदा काल मेली मी सरळ सरळ मेली हा शब्द का वापरावा इतर शब्द कमी आहेत का मराठी भाषेत देहावसान देवाज्ञा पंचत्वात प्राण विलीन प्राणज्योत मालवली आयुष्याची दोरी अनेक अनेक आम्हा सर्वांना सोडून गेली असं म्हणणं सोपं नव्हतं का मग असं का ह्याला उत्तर नाही मला फारसं भावना प्रदान व्हायला साधत नाही माणूस गेला म्हणजे गेला that is the end of it मला वर्तमानपत्रातून जाहिरातीसुद्धा द्यायला आवडत नाहीत तू आम्हाला सोडून गेल्यापासून असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी तुझी आठवण झाली नाही अशी एक ठराविक चौकट कोणत्या तरी परिवारानं केलेली असते मला अशा परिवारांच्या भावनांची मुळीच टिंगल करायची नाही तरीही ते मला पटत नाही नंदानंच मला विचारलं कोणत्या दिवशी ते आता आठवत नाही तिला इंटेन्सिव्हमध्ये ठेवलं होतं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असं काहीतरी तिच्या केस पेपरवर खरवडलेलं होतं डॉक्टर मंडळी वरवर हसत डोंट वरी म्हणत होती केव्हा तरी नंदानं मला विचारलं मी मेल्यावर तू काय करशील मला वाईट नक्कीच वाटेल पण मी गळा काढून रडणार नाही पेपरला माझ्या नावाची चौकट ते तर मुळीच करणार नाही एक वेळ गळा काढून इतरांबरोबर रडेन पण जाहिरात का रे बाबा एवढा राग का त्या प्रकारावर नंदा मला सांग त्या चौकटी कोणासाठी असतात जो गेला तो वाचू शकतो नाही ज्याचं खरं खुरं त्या व्यक्तीवर प्रेम असतं त्यांना आठवण असतेच आणि जी माणसं त्या व्यक्तीला विसरलेली आहेत त्यांना त्या चौकटी पाहून काय वाटणार आहे मी नंदाशी वाद घातला खरा पण नंदा गेली हे मला समजलं त्या क्षणी मी ढाय मोकलून रडलो इतर नवलानं बघत होते आणि मी चक्क रडत होतो का कसा सांगता येत नाही सचिन मला बघायला आला लग्न अशीच जमावली जातात प्रथम डोळ्यांचा कौल मागायचा शरीरांना शरीर पसंत करायचं सचिनला माझं शरीर आवडलं खोटं कशाला सांगायचं मला पण सचिन आवडला आवडला म्हणजे काय झालं माझ्या कल्पनेतल्या साथीदाराला जशी केसांची झुलपं होती तशीच ती सचिनला होती चेहरा रुबाबदार अंग भरलेलं नुसतं भरलेलं नाही तर त्या शरीराला जसं दुसरं शरीर मिळणं आवश्यक होतं ती मी होते वडील माणसं मुद्दाम उठून गेली आम्हाला एकांत मिळावा म्हणून एकांत मिळताच संकोच न करता पाल्हळ न लावता सचिन म्हणाला शरावती मला तू आवडलीस तुझं काय मी फक्त नजरेला नजर दिली खाली पाहिलं आत्ता मी सांगते की असं केलं आणि तसं केलं खरं तर जे घडायचं ते कोणीतरी घडवलं मी लाजले आणि सचिनला उत्तर मिळालं आणि नेमकं तेव्हा आठवलं सरस्वती मावशी कुणाजवळ तरी म्हणाली होती सगळं चांगलं आहे फक्त ते दिनकर रावांचं नंदा प्रकरण नको होतं पहिल्या भेटीत नंदा कोण हे मी विचारू शकणार नव्हतेच ओळख झाली परिचय वाढला जुहूच्या किनाऱ्यावर मी त्यांना विचारलं नंदा नंदा म्हणतात ती कोण हो सचिन म्हणाला लग्न झाल्यावर सांगेन काल नंदा वारली न रडणारा सचिन काल ओक्साबुक्शी रडला मीच नव्हे तर सगळे थक्क झाले होते आणि रडणं हा प्रकार न आवडणारा सचिन रडत होता कुठेतरी वाचलं होतं कावळा मेला तर दुःख होत नाही मोर मेला तर होतं का तर मृत्यू सौंदर्याचा नाश करतो हे बघवत नाही नंदा मेली एक सौंदर्याची मूर्ती हा हा म्हणता मातीत गेली तिची चिमूटभर राग झाली चिमूटभर राग होण्यासाठी का हे सौंदर्य इतके वर्ष माझ्या संसारात वावरलं नंदा कोण तर माझ्या नवऱ्याची प्रेयसी ती मेली आभाळ भरून आले कोसळणार असं वाटत होतं पण कोसळत नाही ढग दाटून आले की मोर पिसारा फुलवून नाचतात नंदा तशीच ढग भरून आले की ती पिसाऱ्यासारखी फुलायची हेच नव्हे तर मी पण तिच्याकडे बघत असे चकित होऊन भारावून स्त्री असून माझी नजरबंदी व्हायची मग ह्यांची काय कथा ती कथा मला माहीत होती प्रथम अंदाजानं मग संशयाचं थैमान संशयापाठोपाठ पाळत ठेवणं ते आणि ती रेड हँड सापडतात का ह्यासाठी जंगजंग पछाडणं पण मला एवढं करावं लागलं नाही थोड्याच दिवसात यांनी तिला घरी आणलं मी तिला पाहिलं आणि मनाशी म्हणाले माझी जर अशी अवस्था होते हिला पाहून तर मग ह्यांचं काय झालं असेल जे सगळ्या पुरुषांचं होतं किंवा जे प्रत्येक पुरुषाचं होतं तेच माझं झालं अर्थात नंदाला पाहिल्यावर जे झालं ते सांगतो यात सगळ्या पुरुष जातीचा हवाला देऊन मला माझ्या भावनांचं समर्थन करायचं नाही विश्वामित्राला जे साधलं नाही ते माझ्यासारखे यकॉशित एका छोट्या कंपनीच्या डायरेक्टरला काय साधणार असल्याही पळवाटा मला शोधायच्या नाहीत हातून घडणारी कृती हे केवळ कृतीच असते प्रत्यक्ष कृती जेवढी समर्थनीय असते तेवढं त्या पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या कृतीमागलं समर्थन कधीही पटणारं नसतं म्हणूनच सुखाचा संसार असताना जीव टाकणारी जान्हवीसारखी पत्नी असताना मला नंदा हवी हवीशी का वाटली हे मी कधीच सांगू शकणार नाही उत्तर नसलेली ती एक घटना होती पुरुष हा निसर्गताच पॉलिगॅमिस्ट असतो त्याला नाविन्याची भूक असते चटक असते वगैरे वगैरे बकवक करता येईल देवादिकांपासून महाभारतापर्यंत अनेक दाखले देता येते पण ह्यातलं मी काहीही करणार नाही कारण मी स्वतःला गुन्हेगार समजत नाही मी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारच नाही आणि तुमच्या कोर्टात तर नाहीच नाही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा अधिकार फक्त जान्हवीला होता आणि आहे पण केव्हा तरी तिनंच माझी समजूत घातली आकांड तांडव करीत नव्हे किंवा नाईलाजाने पण नव्हे त्याच वेळेला उपकारांच्या प्रचंड दबावाखाली मला गुदमरून टाकण्यासाठी पण नव्हे विथ फुल अंडरस्टँडिंग असं ज्याला म्हणता येईल तितक्याच निष्कपटी मनानं मला मिठीत घेत ती म्हणाली दिनू मला माझ्यापेक्षा तुझी काळजी वाटते का तू अकारण अपराध केल्यासारखा वागशील अकारण स्वतःचं मन खात राहशील आणि वस्तुस्थिती फार निराळी असताना मला देवता वगैरे ठरवशील तसं करू नकोस मी तुझी आहे तितकाच तू माझा आहेस नंदा जितकी तुला आवडली आहे तितकीच मला आवडली आहे ती तुझ्या आयुष्यात आली आहे फार भाग्यवान असतात अशानाच अशा बायका भेटतात तू भाग्यवान पण आहेस आणि कर्तबगारही I am proud of you मस्त जग आरोपीसारखा वावरू नकोस जान्हवी एवढं बोलली खोलीत मिट्ट काळोख होता तिचा चेहरा मला दिसत नव्हता पण शब्दातली प्रांजलता स्पर्शही सांगत होता पहिल्या रात्री इतकाच तो स्पर्श ताजा होता उत्कट होता जान्हवी आता काहीही बोलायचं नाही मला मिठीत घेऊन ती पडून राहिली जरा वेळानं ती म्हणाली मला आणखी जवळ घे ये आणखीन ये ना बस संपलं खूप जवळ खूप जवळ म्हणता नाही दिनू हे एवढं अंतर राहतंच का रे मी गप्प होतो दिनू दिवा लाव का मला उरलेलं हे अंतर डोळ्यांनी नाहीसं करायचं आहे तू अगदी इथं आहेस हे केवळ स्पर्शालाही सांगता येत नाही आहे नजरेला बघून खात्री करून घेऊ दे हात लांब करून मी पलंगाजवळचा दिवा लावला जान्हवी आणखी जवळ आली केव्हा तरी मी तिला म्हणालो होतो sense of possession is a pleasure self तिला आता तेच सौख्य हवं होतं सचिनशी लग्न करून मी सासरी आले लग्न होऊन मी घरी आले आणि मग नंदा कोण हा प्रश्न मला सचिनला विचारावा लागला नाही नंदाला मी प्रथम मांडवात पाहिलं माझी नजर तिच्यावर खेळली होती सरस्वतीची मावशी कानात पुटपुटली तीच ती बया शब्दात काही अर्थ नसतो असं जे म्हणतात त्यांचं मला नवल वाटतं मावशीचा बया हा शब्द मला काय काय सांगून गेला बया या शब्दात कैदाशिणी या शब्दाचा अर्थ लपल्यासारखा वाटतो मावशीनं त्या शब्दाला एक लकीर दिली त्यानं तर तोच अर्थ स्पष्ट झाला पण बया या शब्दाची बयो केली की तो शब्द किती नात्यातला वाटतो मी नंदानं पाहिलं त्या क्षणी मला ती बयो वाटली सासूबाईचं तर तिच्यापासून पान हलत नव्हतं आणि बयो पण सासूबाईंना काही करू देत नव्हती लग्नाचा सोहळा तसा काही तासांचाच पण त्या काही तासातच कित्येक ठिकाणी पोकळी निर्माण होते त्या त्यावेळी स्वतःच्या हिमतीवर योग्य निर्णय घेणारी व्यक्ती हजर असावी लागते त्या त्या प्रत्येक ठिकाणी बय होती दिव्याच्या रोषणाईसारखी ती हसत होती आसमंत उजळत होती सरस्वतीच्या मावशीच्या अगोदर मी बयोला वाकून नमस्कार केला निरोप घेतेवेळी अश्रूंचा पूर वाहणाऱ्या माझ्या आईला धीर देणारी पहिली बयो होती मला नवी आई मिळाली असं वाटून बयोकडेच पाहत मी आईला म्हणाले माझी काळजी करू नकोस या घरी आले बयोनं मला जिंकलंच होतं सासूबाईनं पण तिनं असंच जिंकलं असेल का जिंकलं जाणं हीच तिची शक्ती पण तरीही दिनकर रावांनी सासूबाईंना जेव्हा प्रथम ओळख करू दिली असेल की जान्हवी ही नंदा अगदी त्या क्षणी सासूबाईंना काय वाटलं असेल तुमच्या बायकोनं जर विचारलं ही कोण तर काय सांगाल मैत्रीण असं स्पष्ट सांगाल न सांगायला काय झालं ते मला माहीत नाही काय सांगाल एवढंच मला हवं आहे सांगेन मैत्रीण म्हणून त्यानंतर समजा त्यांनी विचारलं की मैत्री कोणत्या स्तरापर्यंत तर या प्रश्नावर मी विचार करून ठेवला नसेल असं तुला वाटतं का असं कसं होईल तुम्ही सर्वात जास्त विचार करून ठेवला असेल कशावरून कारण तुम्ही उत्तर द्यायला बांधलेले आहात मला हा असा प्रश्न कोणी विचारणारच नाही मी विचार करून ठेवला आहे पण तरीही उत्तर देताना मला दोन क्षण थांबावं लागेल मी असं म्हणताच नंदानं विचारलं ते का स्वतःची मतं कितीही निर्भीड असली तरीही तारतम्याचा प्रश्न येतोच नंदा हसायला लागली ती तिची खास्ट आहे तिला जेव्हा एखादं विधान पटत नाही तेव्हा ती खूप हसत राहते त्या हसण्यानं ती तुमच्यातली हवा काढून टाकते मी तिला म्हणालो तुझं हे हसणं क्लोरोफॉर्मसारखं आहे समोरच्या माणसाला आपण फारच येडपटासारखं बोललो की काय असं वाटायला लावायचं आणि मग तो सावध व्हायच्या आत त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असं हे तंत्र आहे हसणं थांबवीत ती म्हणाली प्रश्न तारतम्याचा आहे की स्वार्थाचा मी पटकन म्हणालो तुझा स्वार्थ शब्द मला आवडला नाही तो फार जळजळीत आहे आय एम सॉरी तसंही नाही मग ती इरेला पेटली ती म्हणाली मला कोणतंही विधान तसंच्या तसं स्वीकारता येत नाही समोरच्या माणसाला त्याच्या विधानामागची भूमिका सांगता आली पाहिजे मी म्हणालो ही सरळसरळ डिक्टेटरशिप झाली प्रत्येक वेळी तुझा हा अस का नंदा एकदम गंभीर होत म्हणाली वाक्यरचना कशी करायची हे व्याकरण शिकवतं का करायची हे विचार सांगतो मला नेहमीच विचारांचा मोह पडतो माणूस विचारांनी वाढतो व्याकरणाने नाही नंदा हे असं जेव्हा केव्हा बोलायची आणि मला नव्यानं वाटून जायचं आपल्याला ही आवडली याचं कारण हेच आहे मी तिला विचारलं तुला हे असं पटकन कसं बोलता येतं नंदा आणखीन गंभीर झाली ती म्हणाली एकांत वासानं मला ही देणगी दिली देणगी आणि ही मी गप्प बसलो आता काहीही न विचारता नंदा बोलत राहणार हे मी जाणलं पण ती गप्पच मग मी विचारलं शाप असं का म्हणतेस फार तर्क तर्क हा माणसाचा एकांत वाढवत जातो तो तर्क कर्कश वाटतो फार फार मॅटर ऑफ द फॅक्ट होतो कधी कधी वाटतं नुसता तर्क करीत राहणारा माणूस संशयी होतो त्याची वाढ होत नाही आणि त्याला सुखही लागत नाही मी म्हणालो तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही तू सुखात आहेस की नाहीस हे मी सांगू शकणार नाही पण रोज तुझी वाढ होते एवढं नक्की नंतर शांत नजरेला रोखीत म्हणाली तर्कालाही सत्याचा आधार लागतोच त्याशिवाय तो वास्तविक उतरत नाही ज्या तर्काला वस्तुस्थितीचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते सत्याचा आधार शोधायची धडपड पण करायची असते अशी धडपड जी माणसं करतात ती वाढतात ज्यांचं तर्कावरच प्रेम असतं ती माणसं तिथंच फिरतात हे सगळं तुला कुणी शिकवलं एकांतानं मुळातच तुला या वयात एकांताची ओढ का वाटली हे कोडं आहे हा एकांत लादला गेला तुला बोलले होते की नाही मला माहीत नाही जस्टिस अक्कलकोटकारांची मी मुलगी काय सांगतेस काय खरं म्हणजे हे आडनाव दुर्मिळ आहे म्हणजे माझ्या हे कधीच लक्षात यायला हवं होतं ते माझे वडील म्हणजे नंदा त्यांच्या मृत्यूचा गूढ हेच तुम्ही विचारणार ना मी हो म्हणालो गूढ वगैरे काही नाही ती सरळ सरळ आत्महत्या म्हणायची अर्थात इतरांच्या दृष्टीनं म्हणजे तो पप्पांचा राजकीय खून होता मी आता बॅकग्राऊंड विसरलो आहे पण त्यांचा फोटो डोळ्यासमोर येतो ही वॉज व्हेरी हँडसम काय झालं एक्झॅक्टली तीन लाख देण्याची व्यवस्था करण्यात आली होती तोडणं उघडण्यासाठी हां आठवलं कोणत्या तरी इन्क्वायरीसाठी नंदा म्हणाली दोनशे एकवीस पॅसेंजरसहित एका विमानाचा चक्काचूर झाला होता न्यायालयीन चौकशी पप्पांच्या हातात होती पहिल्या दिवसापासून वरून दडपण येऊ लागलं नाना तऱ्हेची माणसं दिवसरात्र खेट्या घालू लागली अपरात्री फोन तर ठरलेलाच ह्या ना त्या कारणानं पार्ट्या सुरू झाल्या मंत्र्यांच्या मोटारी दाराशी उभ्या राहू लागल्या शेवटी अपघात आणि त्याची चौकशीही निमित्त होऊ लागलं मौन पाळण्यासाठी आकडा रोजचा चढू लागला त्या काळात पप्पांना तर जर खरी साथ मिळाली असती तर पप्पांनी आत्महत्या केली नसती कोणाची साथ हवी होती माझ्या आईची म्हणजे तिला पैसा हवा होता कोणतीही किंमत देऊन तो तिला तो मिळवायचा होता अपघात प्रकरण दाबून टाकण्यासाठी सरकारचे प्रयत्न आणि घरात आईचा असहकार जस्टिसच्या घरात मुलगी देताना आईनं आणि तिच्या वडिलांनं फक्त पैसा पाहिला होता पप्पांची बुद्धिमत्ता निस्पृहता न्यायनिपुणता निर्भीडता या कशाचंही तिला कौतुक नव्हतं तिला फक्त पैसा हवा होता विचारांनी ती कधी एकत्र आलीच नाहीत गप्प बसणं अशक्य झालं तेव्हा पप्पांनी आत्महत्या केली इट्स व्हेरी पॅथेटिक काय करणार पप्पा गेल्यावर तर तुझी आई तेवढंच विचारू नका ते आणखीनच उभं गाडणारं आहे विचारावं वाटलं पण धाडस होईना तेही नंदानं जाणलं पप्पा गेले पण जाण्यापूर्वी सगळ्या कागदपत्रांचं टाचण आणि नोंद मागे ठेवून गेले सत्य केव्हा तरी प्रकाशात येईल ही त्यांची उमेद मग पप्पा असताना त्यांच्याकडे एक फार मोठा पत्रकार येत असे त्याच्याशी पप्पा सगळं भाबडेपणानं सांगत असत आपण हे सगळं चव्हाट्यावर आणू जनतेचा कौल घेऊ मंत्र्यापेक्षा पक्ष मोठा असला तरी पक्षापेक्षा जनता मोठी असते असं तो म्हणायचा त्याचा आवेश बघण्यासारखा असायचा नुसता आवेशच असं नव्हे त्याचं सगळंच बघण्यासारखं असायचं साधा गाडीचा दरवाजा लावण्यासारखंचं काम त्यातही डौल असायचा आत्मविश्वास दिसायचा माझी मंत्रमुग्ध झाली जगाचा निरोप घेण्यापूर्वी चौकशीचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र स्वतःच्या शेअर्ससहित पप्पांनी त्याच्या स्वाधीन केले म्हणजे पप्पांनी सांगून सवरून नाही सध्या तूच वाच आणि परत कर असं पप्पा म्हणाले आमच्या देखतच म्हणाले तेव्हा कसलीच शंका आली नाही पण ज्या दिवशी पप्पा खूप मोठ्यांदा हसत होते जरा जास्त बोलत होते टाळ्या देत होते कधी जागरण न करणारे पप्पा त्या दिवशी हास्य विनोदात मशगूल झाले होते चौकशीचं टेन्शन संपूर्ण विसरले होते का विसरण्यासाठी तसं करत होते काही कळत नव्हतं कहर म्हणजे त्यांनी आमच्या देखत आईचा किससुद्धा घेतला आणि मग ते झोपायला जातो म्हणाले किस घेतला म्हणजे अगदी इंग्लिश चित्रपटात दाखवतात तसा किंवा कादंबऱ्यातून ज्यांचं दीर्घ चुंबन असं वर्णन करतात तसा मग ते उठले गुड नाईट फ्रेंड्स असं म्हणाले आणि बेडरूममध्ये गेले पुढे पुढे काही नाही that was the last I saw him last का आई जाम लाजली होती गोंधळली होती ती एवढंच म्हणाली की आज तुझ्या पप्पांना काय झालं सांगशील का आणि वाक्य पूर्व व्हायच्या आत पप्पांच्या खोलीतून रिव्हॉल्वरचा आवाज आला आम्ही खोलीत धावलो पण एव्हरीथिंग वॉज ओव्हर खिशा चिठ्ठी मी वाकलो नाही पुढे काय झालं मग काय पप्पांच्या चौकशीचा फार्स तुम्ही तिघांनी त्या क्षणी काय केलं आम्ही दोघी पुरत्या भांबावून गेलो होतो तो पत्रकार तशाही परिस्थितीत सावध होता त्याने प्रथम ती कागदपत्रांची फाईल डिकीट टाकली मग त्यांनी पोलिसांना फोन केला मी अभावितपणे म्हणालो वंडरफुल पोलीस आले मंत्री आले घराचे दोन महिने थिएटर झालं थिएटर का म्हणतेस तेवढा एकच शब्द योग्य आहे आमच्या घरात आमच्या एकाच सेटवर किती प्रवेश झाले केवढं भीषण नाट्य झालं किती नटसम्राटांनी पायधूळ झाडली ते मी एकटीने पाहिलं त्या काळात सांत्वनांचा बुरखा पांघरून राग लोभ मत्सर हेवा भय काय काय भेटून जावं पप्पा मेले म्हणून कितीतरी लोकांनी आनंदोत्सव केला विमानातील दोनशे एकवीस आणि माझे पप्पा बावीसावे त्यांच्या जीवावर अनेकांनी दिवाळी केली नाच केला आणि त्या नृत्यात प्रत्यक्ष माझ्या आईनंही महत्त्वाची भूमिका केली काय सांगतेस पप्पांचे कागदपत्र त्या पत्रकाराकडे होते तोंड गप्प ठेवण्यासाठी जे तीन लाख आमच्या घरात येणार होते ते तसेच्या तसे त्याच्या घरात गेले आणि फक्त पैशावरच प्रेम असलेली माझी आई पाठोपाठ त्या पत्रकाराकडे गेली खरं पप्पा गेल्यावर तिने वर्षाच्या आत त्या माणसाशी पुनर्विवाह केला आणि जसे हात अडकले होते त्यांनी त्या लग्नाला तीन लाखाचा हुंडा दिला दिस इज लाईफ माणसाचा असा अनुभव आल्यावर एकांत हाच मित्र का वाटू नये या नव्या मित्रानं एकांतानं मला नादाचं सामर्थ्य किती असतं हे सांगितलं आणि मौनांनं शब्दाचं महत्त्व पटवून दिलं तू एकटीच राहायला लागलीस तेव्हापासून एकटीच तुमची ओळख होईपर्यंत मी आईबरोबर जाणं शक्यच नव्हतं पण त्या घरात तू राहिलीस कशी एकटी मी तशी एकटी नव्हते मला अंगाखांद्यावर वाढवणारी तानी होती आजही आहे स्वयंपाकाला बाई होती गडी होता आणि पप्पांची हजारो पुस्तकं होती आईची पैशाची हाव पाहून पप्पांनी सगळे पैसे माझ्या नावावर केले होते कमतरता कशाचीच नव्हती पप्पांचं अस्तित्व तर सतत मला त्या वास्तूत जाणवत होतं पुस्तकं तर माणसाला खूप साथ देतात घरात वकिलीची पुस्तकं पडली होती म्हणून मी वकिली करायची नसताना बी ए एल एल बी झाले मी म्हणालो एवढं शिकल्यानंतर प्रॅक्टिस का करायची नाहीस नंदा म्हणाली धंद्यासाठी शब्द राबवायला लागलं की शब्दांची ऐट जाते शान संपते आणि एक गंमत सांगू का पप्पांच्या पुस्तकांवर प्रेम करता यावं म्हणून मी वकिलीचा अभ्यास केला नवल वाटून मी म्हणालो हे मात्र विलक्षणच विलक्षण असेल पण निरर्थक नाही पुस्तक म्हणून आपण पुस्तकावर प्रेम करत नाही आपल्याला ज्या विषयाची आवड असते त्याच पुस्तकांची आपण बर्दास्त ठेवतो बाकीच्या पुस्तकांना आपण सावत्र भावंडांसारखं वागवतो पप्पांची आठवण झाली की मी त्यांच्या हाताला येईल ते पुस्तक घेत असे या पुस्तकाला पप्पांचे हात लागले आहेत या भावनेनं मी पुस्तक कुशीत घेऊन झोपत असे केव्हा तरी वाटलं पुस्तकाला कुशीत घेता येतं आपल्याला पुस्तकाचं कुशीत जाता येईल का एवढ्या साध्या वेडगळ भावनात्मक पातळीवरून मी पुस्तकं जवळ केली शिकले आणि पुस्तकांची झाली याच पुस्तकाने मला शब्दाबद्दल काटेकोर बनवलं मला आता वावगा गैर लागू किंवा अप्रस्तुत शब्द चालत नाही माणसं शब्द फार उधळतात नंदा थांबली मीही गप्प होतो जरा वेळ तसंच बसावंसं वाटलं एखादं धुंद करणारं गाणं थांबलं की जसा त्या गाण्याचा हँग येतो तसं नंदाच्या निवेदनानं झालं आणि मग जरा वेळानं आम्ही कोणत्या विषयावर सुरुवात केली हेच आठवेना मी तिला विचारलं हे सगळं कोणत्या विषयावरून निघालं ग नंदाची मेमरी पण तशीच ती पटकन म्हणाली तारतम्य की स्वार्थ या शब्दावरून अरे खरंच की मग आता उत्तर द्या जान्हवी एक फार फार चांगली व्यक्ती आहे तिचं चांगुलपण कशात आहे असं विचारलंस तर नेमकेपणाने बोट ठेवून सांगता येणार नाही पण तिच्या सहवासात सतत एक अनामिक स्नेहाचा सुगंध जाणवत राहतो नंदा म्हणाली she must be good soul शब्दाबद्दल जागरूक असलेल्या नंदाचं प्रत्येक विधान आता आपणही समजून घेतलं पाहिजे मी विचारलं कोणत्या अर्थानं म्हणतेस चांगुलपणाला संदर्भ असला की त्याला मर्यादा पडतात कारण त्या संदर्भाव्यतिरिक्त ती व्यक्ती इतर बाबीत कंटाळवाणी वाटते नकोशी होते तिला टाळावंसं वाटतं मी पटकन ते मानलं नंदा म्हणाली मग तुम्हाला आपली खरी खरी ओळख करून द्यायला काहीच हरकत नाही विचार करून ठरवीन आता विचार कसला नंदा एखाद्या बाईला जर कोणी मी सांगतो तो प्रश्न विचारला तर ती काय उत्तर देईल प्रश्न सांगा व्यसनापायी तो हळूहळू पोखरला जात आहे त्याच्या लिव्हरवर त्याचा परिणाम होत आहे केव्हा तरी आपण असं विचारलं समजा तुमचा नवरा एका फार मोठ्या पदावर आहे तो हजारो रुपयांच्या उलाढाल्या करतो सरकार दरबारी त्याची बऱ्यापैकी वट आहे त्याच्या निर्णयावर काही गोष्टी अवलंबून आहेत शारीरिक भावनात्मक आणि बुद्धीचा कस लागेल अशा सगळ्या स्तरांवर त्याची सतत झीत चाललेली आहे हे सर्व ताण विसरण्यासाठी त्याने मद्यपानाला प्रारंभ केला त्याला कोणत्याही जबाबदार टाळायच्या नाहीत मद्यपानाचा गंभीर परिणाम होऊ शकतो तुमचा संसार अर्ध्यावरच थांबू शकतो ह्या उलट तुमच्या नवऱ्याची एक मैत्रीण आहे तिच्याकडे त्याचं जाणं येणं आहे कदाचित त्या मैत्रीचे धागेदोरे खोलवर गेलेले असतील पण त्यामुळेच तो नव्या नव्या आव्हानाला सामोरा जात आहे त्याचा उत्साह टिकून आहे तुमच्या स्थानाला त्याने धक्का लावलेला नाही तर नंदा या दोन गोष्टींपैकी नवऱ्याचा कोणता छंद बायका मान्य करतील सांगतेस राहावलं नाही म्हणून मी एके दिवशी सासूबाईंना विचारलं माझ्या मनात खूप दिवस एक प्रश्न आहे विचारावं असं वाटलं पण कसं विचारायचं असं वाटलं हो ना हो शरू तुला या घरी येऊन किती दिवस झाले का म्हणजे असं तू आता या घराला नवखी राहिलेली नाहीस मुळीच नाही आम्ही सगळे एकमेकांशी कसे वागतो बोलतो चालतो हेही तू पाहिलंस ना मी मान हलवली तुला धक्के बसले असतील मुळीच नाही उलट मी सर्वांना सांगते की हे जगावेगळं सासर आहे सासर म्हणायचं तेही रिवाज म्हणून कोणत्या अर्थानं जगावेगळं जे मला प्रतिक्षणी जाणवत आलं होतं ते सगळं आठवत मी म्हणाले हे घर भीती धाक दरारा यांच्यावर उभं नाही ही या घराची सर्वात मोठी शक्ती आहे प्रत्येकानं दुसऱ्या व्यक्तीला इतकं खोलवर जाणून घेतलेलं दिसलं की कोणती गोष्ट कोणाला आवडणार नाही याचा पत्ता लागल्यावर अप्रिय गोष्टी इथं धाकणं दाखवता घडतच नाहीत मी पुष्कळदा या घरात कमी पडली असेन पण तेही कोणी जाणवू दिलं नाही एवढा समंजसपणा आणि दोन माणसातलं नातं आमच्या घरात सांभाळलं जात नाही सासूबाई माझ्याकडे पाहत राहिल्या एवढ्या प्रांजल निवेदनाची त्यांना अपेक्षा नव्हती का त्यांनी काही वेळ पाहिलं आणि त्या छान हसल्या आणि हसता हसताच त्यांचे डोळे एकदम भरून आले मी अभावितपणे पुढे झाले त्यांच्या मांडीवर हात ठेवला माझं काही चुकलं का नाही बेटा मला एकदम नंदाची आठवण झाली मोठी गोड पोरगी होती तिच्याकडे खूप शिकण्यासारखं होतं मी गप्प बसले नंदाबद्दलच खरं तर मला कुतूहल होतं ती माझी बयो होती माझीच नव्हे तर या घराची कुटुंबाचीच ती बयो होती मी या घरात आले आणि दोनच वर्ष जेमतेम तिचा सहवास मला लाभला बयो म्हणजे हे घर आणि हे घर म्हणजे बयो असं समीकरणच झालं होतं मी बयोच्या घरी माहेरी जावं तशी राहायला जात असे तिन्ही त्रिकाळ चमचमीत खात असे तिच्या पप्पांच्या देखणा पोर्ट्रेटकडे पाहत असे आणि चक्क बयोच्या कुशीत झोपत असे आपल्या सासऱ्यांची ही प्रेयसी हा विचार पण माझ्या मनात कधी आला नाही सचिनच्या आईनं हे सगळं कसं सावरलं किती सोसलं हे प्रश्न मनात होतेच नंदाच्या आठवणीनं ह्या बाईच्या डोळ्यात आजही पाणी येतं हे कसं मी विचारायच्या आधीच सासूबाईंनी सांगायला प्रारंभ केला त्या म्हणाल्या हे घर आणि नंदा हा लोकांचा एक कायमचा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय होऊन बसला होता कौतुकापेक्षा कुतूल जास्त तेही माझ्या संदर्भात जास्त निर्लज्ज कोडगी स्वाभिमान शून्य इथपासून अनेकांच्या अनेक शिव्या मी खाल्ल्या ज्यांचा तसा काही संबंध नव्हता आणि ज्यांनी कोणतीही झळ लावून घेतली नसती अशांची बोलणी जास्त मग त्यांचा मोर्चा सचिनच्या वडिलांकडे वळला दिनकरराव भाग्यवान पुरुष का माझ्यासारखी बायको मिळाली म्हणून त्यांच्या मैत्रिणीचं मी मनापासून स्वागत केलं म्हणून लोकांना कमालीच्या उठाठेवी हव्या असतात बोल बोल बोलले थकले आणि गप्प बसले मी म्हणाले तुम्ही खंबईर उभ्या राहिल्यात म्हणून सगळा पट डोळ्यासमोर विजेसारखा चमकून गेल्याप्रमाणे सासूबाईंचा चेहरा बदलला क्षणभर त्यांचं शरीर ताट झालं पुन्हा त्या नेहमीसारख्या झाल्या आणि म्हणाल्या कोणत्या तरी नाटकातलं वाक्य आहे स्वार्थासारखा गुरु नाही मी त्याच आश्रमातल्या गुरुची शिष्या कसली खंबीर आणि कसलं काय कुतूल असूनही मी चेहरा कोरा ठेवला मला हवं ते सगळं समजणार होतं जुळवाजुळ करीत सासूबाई म्हणाल्या नेहमीच्या रात्रीसारखी ती रात्र नव्हती अर्थात यांच्या शेजारी झोपेपर्यंत ते मला माहीत नव्हतं नेहमीप्रमाणे हे जवळ आले म्हणाले जान्हवी मला तुझ्याशी आज निराळं बोलायचं आहे पण त्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे जे ऐकायला प्रिय वाटेल असं उत्तर नको आहे प्रश्नाचं जे स्वाभाविक उत्तर असेल ते हवं आहे ही अट कबूल मी हो म्हणाले मग त्यांनी सुरुवात केली ते म्हणाले प्रत्येक माणूस हा निराळा घटक असतो त्याला त्याचं स्वतःचं असं ज्याप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व असतं त्याप्रमाणे विचार आचार सुखदुःख आणि गरजा असतात माझी प्रत्येक गोष्ट म्हणूनच तुला पटेल रुचेल असं नाही आणि तसंच ते तुझ्या बाबतीत मला आवडेल असं नाही शेवटी ज्याला त्याला त्याचं त्याचं आयुष्य असतं कबूल इथपर्यंत कबूल म्हणूनच तुला एखादी गोष्ट घटना आवडणार नाही याची ठाम खात्री असल्यावर मी लपवून करावी प्रतारणा करावी की तुला आवडणार नाहीच आहे पण मी प्रतारणा करणार नाही खोटं बोलणार नाही यातली कोणती भूमिका तुला आवडेल मी विचारलं मला जे आवडणार नाही ते मुळातच तुम्हाला का असं वाटतं परिस्थितीमुळे मी चेष्टेत विचारलं सामाजिक आर्थिक की राजकीय अशी कोणती परिस्थिती कोसळली आहे ते शांतपणे म्हणाले त्याहीपेक्षा बलाढ्य परिस्थिती आहे मला फक्त एवढंच सांग मी तुला ती न आवडलेली गोष्ट मी तुला तुझ्याशी प्रतारणा न करताच केली याचं समाधान वाटेल की उद्या सकाळी सांगेन असा टाईम बॉम्ब लावून ठेवायचा नाही मी मध्येच विचारलं म्हणजे काय वा त्यांचा तो पेटंट शब्द हल्ली फारशी तशी वेळ येत नाही पूर्वी मी म्हणत असे की वेळ येईल तेव्हा सांगेन मग ते म्हणायचे टाईम बॉम्ब लावून ठेवायचा नाही म्हणून त्या रात्री विषयच निघाला नाही आम्ही न बोलता झोपलो मी आश्चर्याने विचारलं तुम्हाला शांत झोप लागली अगदी झक्कास मामांजी काय सांगतील काय ऐकावं लागेल असं काही वाटलं नाही सांगून सांगून ते काय सांगणार काहीतरी एखाद्या बाईबद्दल असणार हे मी ओळखलं होतं तुम्ही ते कसं ओळखलंत नवरा प्रस्ताव करायला लागला की ओळखावं की काहीतरी प्रकरण असणार माझं हसणं संपेपर्यंत त्या थांबल्या मी नुसतं पुढे या अर्थाने पाहिलं दोन दिवसांनी प्रत्यक्ष त्या बलाढ्य परिस्थितीला घेऊनच ते घरी आले मी नंदाला पाहिलं आणि मुग्ध झाले वेड्यासारखी बघतच राहिले ओळख करून देताच तिनं मला पटकन वाकून नमस्कार केला मी तिला म्हणाले वाकून नमस्कार की मी मोठी नसले तर तिच्या जिभेवर उत्तर तयार असावं ती पटकन म्हणाली नम्र व्हावंसं वाटतं ते भावनेपोटी वयाचा संबंध येतोच कुठे तिने नंतर घराचा ताबाच घेतला कमरेला पदर खोचून ती थेट स्वयंपाकघरात आली बरोबरीने काम केलं जेवायला थांबली गाडीतून आम्ही सगळेच तिला तिच्या घरापर्यंत पोचवून आलो घरी आल्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही काही दर्शवलंच नाही दैनंदिन कार्यक्रमात फरक नाही की नेहमीच्या बोलण्याच्या स्वरातही काही बदल नाही रात्री ते नेहमीसारखे जवळ आले त्या वेळेला पण मी नेहमीचीच होते दोन दिवसांनी मी सहज भाऊकडे चार दिवस जाऊ का म्हणून विचारलं तेव्हा ते जा म्हणाले मला स्टेशनवर स्वतः सोडायला आले मी गाडीत बसले आणि मग मात्र चिक्कार रडून घेतलं मनाचा निग्रह करून बाहेर पडले होते तरी रडायला आलंच मनाचा निग्रह म्हणजे मी घर सोडून बाहेर पडले होते आणि हे सचिन तेव्हा आठ वर्षाचा होता त्याला इथंच ठेवलं होतं भावाकडे जायचं त्याचा सल्ला घ्यायचा आणि मग तिथून पत्रानं कळवायचं असं ठरवलं होतं खरं अगदी खरं भावाकडे गेले तर भाऊच्या घराला कुलूप शेजारी चौकशी केली तर निरळच रामायण ऐकावं लागलं काय झालं होतं शेजारच्या बाईला तसं काही माहीत नव्हतं तिने फक्त एक पत्ता दिला कोणी आलं तर ह्या पत्त्यावर पाठवा असं वहिनीने सांगितलेलं मग तीच रिक्षा फिरवली आणि नव्या पत्त्यावर गेले वहिनी भेटली ती तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेलेली बंधुराज ऑफिसच्या कामाच्या नावाखाली बाहेरगावी गेलेले रात्री वहिनीनं आणि तिच्या मैत्रिणीने जे काय सांगायचं ते सांगितलं आमचे बंधुराजी अडकलेले मी चमकून पाहिलं जे माझ्या घरात होतं तसंच माझ्या माहेरी पण घडत असावं याला काय म्हणशील म्हणजे भाऊच्या ऑफिसातल्या एका पायी वहिनी घर सोडून आलेली पुन्हा भाऊचं तोंड पाहायचं नाही असा तिचा निर्धार माहेरी पण ती जाणार नव्हती मैत्रिणीकडे आसरा मिळताच तिने घर सोडलं पुढे काय करणार विचारलं तर म्हणाली तितकीच वेळ आली तर झोपडपट्टीत जाऊन राहीन मी तिथं फक्त अठ्ठेचाळीस तास काढले आणि मुकट्याने परतले वहिनीला चल म्हणाले तेव्हा ती म्हणाली स्वतः काहीतरी जेव्हा करून दाखवीन तेव्हा मानानं येईन मी भीतभीत विचारलं तुम्ही परत का आलात स्वार्थ म्हणून मी माणूस आहे सामान्य जीव म्हणतात तशी देवता वगैरे मुळेच नाही नुसतं आयुष्य माणूस कुठेही कंठू शकतो मला वैभवाची आरामाची चटक लागलेली रोजची उशी एक दिवस जरी मिळाली नाही तरी लगेच मानं अवघडून जाणारी माणसं आपण चुपचाप परत आले हे एक आणि परिचयानं नंदावर जीव चढला तिचाही इतिहास समजला आणि वाईट वाटलं केव्हा तरी मग मीच यांची समजूत घातली अपराध केल्यासारखे वावरू नका असं म्हणाले त्याच वेळेला मला देवता वगैरे समजू नका हेही सांगितलं तो जीव माझ्या या आधारामुळे पुन्हा किती सरसरून उभा राहिला हे तुला कसं सांगू मी आवाक होऊन बघत होते उसंत घेऊन त्या म्हणाल्या ती पोरगी खरंच लाखात एक होती मुळचीच ती चांगल्या घराण्यातली माझा विरोध नाही हे समजल्यानंतर त्या दोघांचा संयम वाखाणण्यासारखा होता स्वातंत्र्य लायक पेलणाऱ्या माणसांना दिलं गेलं असं मला वाटत राहिलं मी मध्येच म्हणाले तुमच्या या जगावेगळ्या मोठेपणापायी ती दडपून गेली असते तेही शक्य असेल माणसाच्या मनाबद्दल कोणते आखाडे बांधायचे आणि कसे मी मात्र त्यांच्यावर दडपण यावं म्हणून मोठेपणा दाखवला नाही अगतिक होते भ्यायलेली होते म्हणून तसं घडलं संसार सुख आणि आयुष आराम यांना मुकेन ही भीती होती दुसरं लग्न करायचं नाही हा कायदा झाला नसता तर मी काय केलं असतं हा विचार पण मनात होताच पण हे सगळं प्रथम नंतर त्या पोरीनंच जीव लावला यांना ती मनापासून आवडलेली आहे हे समजलं तुझे मामंजी जर फुलपाखराच्या वृत्तीचे असते तर मी पण गय केली नसती पण नंदाच्या बाबतीत मला सगळंच माफ करावं लागलं आणि शरू तुला गंमत सांगते नंतर नंतर नंदू माझ्या संसारात एवढी गुरफटली की तिचे व त्यांचे संबंध पण गौण झाले वहिनीसारखा वेडेपणा मी केला असता तर कायम दयेचा विषय झाले असते पण शेवटपर्यंत आदराचा विषय ठरले माझं या घरातलं स्थान गृहिणीपेक्षा वरचं ठरलं एक मोडू पाहणारं घर उभं राहिलं एक पुरुष होता त्यापेक्षा मोठ्या स्थानावर गेला मी जर असहकार केला असता तर हे घर कोसळलं असतं हे सगळं वाचलं दर्जा अबाधित ठेवून वाचलं तुझे म्हणजे व्यावहारिक व्यावसायिक जगात मोठे होत गेले त्यात नंदाचा आणि माझा दोघींचा हिस्सा होता याच अनुभवावरून उद्या जर माझी कुणी मुलाखत घ्यायला आलं तर मी सांगेन मी मध्येच म्हणाले उद्याच कशाला आत्ताच सांगा तेही तुमच्या ह्या सुनेला सांगा सासूबाई म्हणाल्या संसार टिकतो कधी तर ऐका संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची साधनं सुखाच्या जागा कल्पना या वयानुसार कालानुसार निरनिळ्या असतात आणि त्याचप्रमाणे प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही पण संसार टिकतो तो कसा तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं राहतं या संसाराचं तेच झालं नंदा ही एकट्या तुझ्या मामंजीची राहिली नाही ती आपली होती म्हणूनच रडण्यावर विश्वास नसलेला माझा पोरगा पण रडला आणि आपली नंदू गेली असं म्हणत ह्यांनी प्रथम धाव घेतली ती माझ्याजवळ नाहीतर एकटेच कुठेतरी अश्रू गाळत बसले असते आम्हाला पत्ताही लागला नसता तेव्हा पोरी ऐक लग्नात मी तुला उपदेश केला नाही पण लक्षात ठेव संसारात एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे सांभाळण्याचे नमस्कार अशा प्रकारे वपू काळे यांचं झोपाळा हे पुस्तक इथेच संपलं यांचे हे विचार यांच्या या गोष्टी आजच्याही समाजाशी किती एकरूप वाटतात ना तर तुम्हाला एखादी अशीच कुठची तरी गोष्ट रिलेट झाली तर ती नक्कीच शेअर करा बाकीच्यांनाही ऐकू द्या तर भेटूया लवकरच नवीन पुस्तकासह तोपर्यंत ऐकत राहा आणि शेअर करत राहा